पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज भक्ती गोकुळी भक्ती गोकुळी नारी गरजे चालती भारी हो अभंगातलं फक्त एका चरणातला अर्धा भागच आहे भक्ती गोकुरी नवविधा नारी गरजे चालती भारी हो गेले सहा दिवस आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने जो या आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा सामुदायिक वाग्यज्ञ केला त्या सामुदायिक वाग्यज्ञातली आजची ही प्रस्तुत पूर्णाहुती म्हणावी अशी प्रवचन सेवा आहे एक वारकऱ्याचा असा अलिखित पण दंडक आहे उत्सव दोन दिवसाचा असो पाच दिवसाचा असो सात दिवसाचा असो महिनाभराचा अगोदर असो वर्षभराचा असो उत्सवाचा समारोह म्हणलं की काला काला नाही हा काला आणि या काल्याच्या सेवेमध्ये वक्ता कितीही विद्वद्ध्येय असला प्रकांड पंडित असला प्रवचनालंकार कीर्तन कोवी वेदांत केसरी विद्या वाचस्पती अण्णा यातलं काही नाहीयेत ही एक भगवंताच्या अण्णांच्यावर कृपा आहे विद्या वाचस्पती मंडळी काय काय आपल्या आणि बुद्धीचा प्रकाश पाडतील ते काही सांगता येत नाही काही वर्ण काका प्रसंग उपपात आज सकाळी हातामध्ये एक अजून प्रकाशन व्हायचंय त्याच पण प्रकाशन पूर्व तयार झालेली प्रत हातात आली गीता जाणार आहे वाग्मयीन मूर्ती प्रभूची असं त्याचं नाव आहे गीतेच्या श्लोकाचं विवरण करणारा असा ग्रंथ आहे विवरण करते हे वाचस्पती आहेत त्यांनी ग्रंथामध्ये जी काही सुंदर सप्तरंगी नवरंगी अशी आर्ट पेपरवरची उत्कृष्ट आणि चित्र घातली आहेत त्यात एक भगवान कृष्णांचं चित्र आहे द्वापारयुगामध्ये कोणत्या कालामध्ये म्हणजे आपल्या सध्याच्या भाषेत बोलायचं तर इसवी सन पूर्व किती वर्ष आणि भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले याची तिथी आहे आणि त्याच्या खाली मार्गशीर्ष पौर्णिमा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांचं निर्वाण असं महामूर्खपणाने छापलंय काकाने माझ्या प्रत दिली त्याच्यावर बोट ठेवून बुद्धीची फाजील घमेंड काय असती याचे अत्यंत बोलक उदाहरण मला आणि तेही करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या मठात आचार्य समोर असताना मला आचार्यांना सांगावं लागलं की आपण प्रकाशनासाठी जाणार आहेत आधी दूरध्वनीवरनं संपर्क साधा आणि प्रकाशनाच्या आधी हा हे शब्द त्यातनं खोडायची व्यवस्था करा भगवंताचं निर्माण नाही उद्या मरण म्हणाले कमी करणार नाही तो असे निर्वाण म्हणतात त्यांना मरण घेतील उद्या आणि काही पाच पन्नास वर्षांनी भागवत वाचा भगवान अवतार कार्य परिपूर्ण करून क्रमशः आधी रथाची शस्त्र गेली रथ केला दारूच निरोप घेऊन गेला उद्धवी माला निघालेला अर्ध्या वाटेतन माघारी आला होता की हे निजधामाला जातात तो सोहळा पाहायचा त्याच्या पदरी घोर निराशा आली त्याला एवढंच कळलं आत्ता वृक्षाला टेकून बसलेले होते आता पाहतोय तर नाही असो अशा आणि भगवान श्रीकृष्णांचं जे चरित्र आहे आथपासनं इथपर्यंत चरित्रच आहे काही बालक जी असतात ती पूर्व वयात चमकतात संगत होतात काही प्रथम कुणाच्या लक्षातच येत नाही सामान्य अतिसामान्य असतात पुढे चमकतात काही तेव्हाच चमकत नाहीत आणि काही आथ इतिपासनं कितीपर्यंत चमकतातच चमकतात प्रभू रामराई पूर्ण अवतार आहे भगवान श्रीकृष्ण परिपूर्णतम अवतार आहे यश श्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य अंशता नाही ऐश्वर्यस्य समग्रस्य समग्र असं इथं रामरायांच्या चरित्राला कुठनं प्रारंभ आदौ राम गमन आणि भगवान लीला नटवर वपू नटनाट्य कुशल काना ह्याच्या चरित्राला अगदी लहान लहान असेल तर मुलाचे पाय पाळण्यात अजून घालायचंय प्रगट व्हायचे त्याच्या आधी आई वडिलांच्या विवाह सोहळ्यातला वरात हा शेवटचा आनंददायी प्रसंग तिथ झालेल्या आकाशवाणी आकाशवाणीपासनं ते लहान थोरे अवघी मारली खेळची मोडून गेला रे इथपर्यंत सगळं चरित्रच आहे पण काल्याच्या प्रसंगाला कोणतं चरित्र सांगायचं इथं गीता नाही सांगायची इथं पांडवांना सहाय्य केलेलं नाही सांगायचं इथं कंसाला मारलेलं नाही सांगायचं इथं अष्टनायिकांशी झालेले विवाह सोळा हजार एकशे ग्रहस्थाश्रम नाही सांगायचं काय सांगायचं चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळ भगवंताची जी लीला माधुरी आहे ती लीला माधुरी सौंदर्य माधुरी वेणू माधुरी अवतार माधुरी चरित्र माधुरी नाही वल्लभाचार्यानं म्हणावं लागलं मधुराधिपते अखिलम मधुरम अशी जी माधुरी आहे ती त्यातली लीला माधुरी जी आहे ना ती लीला माधुरी गोकुळातल्या चरित्रातन जी आणि प्रगट झालेली आहे तशा लीला मथुरेत नाही द्वारकेत नाही भगवंत जो परम प्रेमास्पद आहे प्रियाची परम सीमा असा ते जे प्रेम आहे तो प्रेम मूर्ती आहे प्रेमामृताची ओती भरी मूर्ती आहे भगवंत आणि हे जे प्रेम आहे ते गोकुळातल्या लीलातन जे प्रगट झाले ते पुढच्या लिला चरित्र त्याच आहे पण गोकुळातल्या चरित्रात जी रसमयता आहे ती रसमयता मथुरेत गेल्यापासून पुढच्या चरित्रात नाही असा हा रसाधिपती आहे रसराज आहे रसश्रेष्ठ आहे आणि नुसताच रस आहे नाही तर तो नवरंगाचा रांगडा रसिक असं त्याला संतांनी म्हणलेलं आहे असा तो रसराजी आहे आणि तो रसिकही आहे अशा भगवंतानी जे चरित्र केलं त्याचा थोडासा विचार आणि त्यासाठी अभंगातलं एक चरण आहे भक्ती गोकुळी नवविधानारी गरजे चालती भारी हो या चरणामध्ये लीला नटवर वपू अशा श्रीकृष्णाचं कुठेही चरित्र नाही पण कृष्ण प्रेम काय आहे त्या प्रेमाच्या आदर्श ज्या कुणी आहेत की नारदांसारख्या भक्ताचार्यांनी भक्तिशास्त्राची रचना करत असताना यथा व्रजगोपिका नाम असा ज्यांचा दाखला दिलाय त्या गोपी आहेत त्या गोपी कोण आहेत त्यांचा काय अधिकार आहे असं थोडस वर्णन या एका चरणातन आणि आपल्या हातीत भक्ती गोकुरी नवविधा नारी गरजे भारी चालती हो असं चरण तुमची आमची जी बुद्धी आहे ना की जिच्या ठिकाणी अनंत दोष आहेत तुकोबारायचं म्हणतात आमचे अपराधाचा केलो तुका म्हणे वाया गेलो मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ पाशी तुकोबारायांचा हा प्रांजल विनय आणि आपली सर्वांची ती सेंट पर्सेंट वस्तुस्थिती आहे एवढाच फरक आहे ते विनयाने म्हणतात मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही आता मज ठाई पाठाव देई वगैरे विनयाची वाट मग अशा या गोपी आहेत भक्तीचा आदर्श आहे या गोपी म्हणल्या ना की आपल्या डोक्यामधलं चक्र घर घर घर घर ते मुलाच्या हातातलं भिरभिर कसं फिरतं ना असं फिरू लागत आणि गोपी म्हणलं की ज्यांनी कधी नाथांचा गाथा ज्ञानवाल्यांचा गाथा तुकवाल्यांचा गाथा नामदेवरायांचा गाथा जनाबाईचा गाथा निळवाऱ्यांचा गाथा हा कधी उलवेडला नाही त्यांना एक चरण पाठ असत वारियाने कुंडल आदे डोळे मोडीत राधा चाली गोपी म्हणलं की आपली कल्पना भुया उडवत जाणाऱ्या याच्या पलीकडं आपली विचाराची झेप पोचतच नाही कोण आहे या गोपी त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती त्या गोपी म्हणून ज्या आहेत ना त्या कोण आहेत तर वेदातल्या त्या श्रुती आहेत कोणत्या कोणत्या प्रकारच्या श्रुती आहेत व्यवहारातलं नातं सांगितलंय त्यांनी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कुणी सुना आहेत कुणी लेकी आहेत आणि कुणी सासू आहेत सासवा सुना दोघी जणी माय लेखी दोघी जणी आणि नंदा भावजया या दोघी जणी रविवारच्या आठवड्याच्या बाजारासाठी कोल्हापुरात निघाल्या प्रत्येकीला एक एक रुपये द्यायचा आहे मे वाढण्यासाठी किती रुपये लागतील हा अहो नातं जरी सासवा सुना माय देखी नंदा भावजया तरी जोड्या जरी तीन दिसल्या तीनच महिलामध्ये तीन जोड्या तयार होतात जी माय आहे ती सासू आहे जी लेख आहे तीच नणंदाई आहे आणि जी सून आहे तीच भाऊजय आहे त्यामुळे तीनच महिलामध्ये तीन जोड्या त्यामुळे तीन रुपयात काम भागेल तुम्ही विचाराल तुकोबारांना काकी मामी मावशी जाऊ भाची पुतणी आते बहीण मामे बहीण सख्खी बहीण ही नाती ठाऊक नव्हती का होती की मग फक्त सुना लेखी आणि सासवास का सांगितलं त्याच कारण लक्षात घ्या श्रुती जी आहे ही श्रुती कांडत्रयात्मक आहे कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीस वाणी उसाचं कांड नव्हे मग कोणतं कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड मग कर्मकांडातल्या आणि विधानाचं प्रगटीकरण करणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या उपासनाकांडातलं विधिविधान सांगणाऱ्या त्या श्रुती आणि ज्ञानकांडातल्या श्रुती या तिन्ही श्रुती त्या सगळ्या ऋचा की वेदातली प्रमेय ही गोकुळात प्रगट होणारा लीला पुरुषोत्तम जो काही विग्रह आहे की ज्या विग्रहानी ज्या लीला केल्या त्या तुम्हाला आम्हाला काय ब्रह्माधिकार न कळे खोल खोल म्हणजे आकार विग्रह ब्रह्मदेवांना आधीच कळलं नाही आपल्याला काय कळणार अशी अनकलनीय अगम्य अतर्च अचिंच, अशी जी लीला त्या लीलातनं प्राप्त होणार भक्ती प्रेम सुख जे अनिर्वचनीयम मुकास्वादनवत ते अनुभवाव म्हणून या सगळ्या श्रुतीनी पद्मपुराण पहा ब्रह्मवैवर्त पहा स्कंद पुराण पहा अहो या सगळ्या श्रुतींनी हजारो वर्ष घोर खडतर तपाचरण केलंय कशासाठी आम्हाला तो प्रेम भाव ते भक्ती प्रेम आम्हाला अनुभवायचे आम्हाला त्या काही गोपी म्हणून तिथं प्रगट होता आलं पाहिजे यासाठी तुम्हाला काय उगाच आपलं थापा मारता काय थापा नाही मारत तुम्हाला नामानिशी सांग सत्य तपा नावाचे एक ऋषी जशा या रूपा गोपी आहेत ना तशा रूपा गोपी आहेत कोण आहे त्या रूपा गोपी जितेंद्रिय जे आहेत ना ज्यांनी इंद्रिय जिंकलीत असे जे ऋषी मुनी दंडकारण्याच्या परिसरात होते घनश्यामहारूप रूप लावण्यधारी असे प्रभू रामराय आले आणि प्रभू रामरायांचं ते रूप पाहिलं आणि या ऋषी मंडळींना अशी इच्छा झाली की आपल्याला स्त्रीत्व प्राप्त व्हावं आणि प्रभूंचा आणि आपला संयोग घडून यावा काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की एक एक डोक्यावर मोठी प्रचंड आकाराची खणखणीत अशी दगडी मोठी शिला घेऊन गेले त्यांना ठाऊक होती कीर्ती अहिल्या शिळा राघवे आणि ते म्हणणार होते की बाबा प्रभू आम्ही जितेंद्रिय आहोत पण आम्हालाही संसार सुख असं वाटू लागलंय विधीची चौकट मोडणार नाही विधीच्या चौकटीत बसून आम्ही भोगू पण यासाठी आम्हाला एक एक स्त्री देहाची गरज आहे तेव्हा ती एक शिळा आईल्या तिला पुन्हा स्त्रीत्व प्राप्त करून दिलं आम्ही दगड घेऊन आलोय तुम्हाला शोधायचा त्रास नाही चला कर कमल स्पर्श करा एक एक स्त्री द्या करून रामला म्हणले हे काय वचन हो मुनी आहेत जितेंद्रिय आहेत हे काय यांच्या मनात हा विचार आला त्यांनी सरस्वती मातेला पाचारण केलं वाघदेवता आल्या काय करो काही नाही ते मुनी निघालेत दगड घेऊन निघाले त्यांच्या वचनात थोडा फरक काय ते म्हणणार आहेत या शिळेची आम्हाला एक एक स्त्री करून द्या याच्याऐवजी ते असं म्हणावेत आम्हाला स्त्री करून घ्या तर वाघदेव त्यांच्या वाणीवरून बसली प्रभूंची आज्ञा आणि म्हणले तस रामरायने सांगितलं या अवतारात शक्य नाही एकवचनी एक वाणी एक पत्नी लीला पुरुषोत्तम म्हणून अवतीर्ण होणार आहे त्यावेळी तुम्ही गोपी म्हणून या त्या ऋषी रूपा गोपी आहेत या श्रुती रूपा गोपी आहेत या ऋषी रूपा गोपीतले एक उग्र तपा नावाचे आणि ऋषी ज्यांची नावं सांगणारे त्या सगळ्या ऋषींनी तीस हजारापेक्षा जास्त तपाचरण केले का गोपी भावानी प्रगट व्हावं म्हणून यांनी जे उग्र तपा त्यांनी तपाचरण केलं प्रभू प्रसन्न झाले म्हणजे मला गोपी भावयुक्त असं आणि गोपी रूपाने गोकुळात प्रगट होता आलं पाहिजे तसाच तू म्हणले ते आणि उग्र तपा ऋषी गोकुळामध्ये सुभद्रा नावाच्या गोपी रूपाने प्रगट झाले एक सत्य तपा नावाचे ऋषी त्यांनी असं घोर तपाचरण केलं त्यांची इच्छा तीच ते सुनंदा नावाच्या गोपी रूपाने प्रगट झाले तिसरे एक ऋषीमुनी आहेत जाबादी त्यांनी खूपच घोर छत्तीस हजार वर्ष तपाचरण केले ते चित्रगंधा या नावाच्या आणि माध्यमातन तिथं गोपी म्हणून प्रगट झाले रंगवेणी म्हणून एक महात्मा प्रगट झाले श्रीदेवी म्हणून एक चित्रपटातली नव्हे गोपी आहे हा प्रगट झाली अशा गोपी आहेत होत्या वेद रूपा आणि ऋषी रूपा गोपी म्हणजे त्यांचा अधिकार लक्षात घ्या अहो हे काहीच नाही एक महात्मा निघाले होते रानातूनच वाट होती एक अत्यंत कांतिमान तेजस्वी तेजपुंज अशी माऊली ध्यानामध्ये निमग्न तपस्येत निमग्न आले वंदन केले आपण का तप करता कोण आपण पृच्छा केली त्या माऊलीने सांगितलं महात्मन ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या जी म्हणतात ना ती साक्षात ब्रह्मविद्या आहे आणि तुम्ही कशाला प्रयोग करताय हो ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी म्हणून सगळी साधना तर याजसाठी जप याजसाठी तप व्यासेने अमुप ग्रंथ केले जेवणी ते दादा ब्रह्मविद्या आहे खरी पण भक्ती प्रेम कशाची खातात मला काहीच ठाऊक नाही ते अनुभवाला यावं म्हणून गोपी रूपाने यायला पाहिजे तर गोपी भाव युक्त मी आणि व्रजांगना म्हणून प्रगट व्हावी म्हणून तपाचरण करते खूप आपल्याला सांगता येईल त्याच्यावरून आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचंय की गोपी सामान्य नाही त्या अधिकारी आहेत दुसरा एक गोपी शब्दाचा अर्थ आहे व्युत्पत्ती शास्त्रदृष्ट्या गो नाम इंद्रिय ज्यांनी इंद्रिय पिऊन टाकली अशा ज्या आहेत त्या गोपी आहेत तिसरा एक अर्थ गो शब्दाचा अर्थ आहे रस आता भक्ती प्रेम रस स्वाद घेणारे जे आहेत त्या गोपी आहेत अशा अनेक अर्थाने पण श्रेष्ठ अशा या गोपी त्या गोपींचं वर्णन नारदानी केले आदर्श भक्ती म्हणून यथा व्रज गोपी ना आणि या चरणात आकडा सांगितलाय भक्ती गोकुळी एक सरळ साधा अर्थ आहे की जो इतिहास आहे हो खूप लोकांची दुर्दैवाने अशी कल्पना आहे की व्यासानी हे सगळं जी पुराणं लिहित ना हे साहित्यिक आपल्या अभ्यासिकेत बसून कादंबऱ्या छापतात ना गोष्टी लिहितात ना तसं हे सगळं कपोल कल्पित आहे कपोल कल्पित नाही इतिहास आपण पहिल्या दिवशी सांगितलं इति अधिक ह अधिक आस असं असं हे घडलेलं आहे हा इतिहास आहे हे होऊन गेलंय हे नुसतं कपोल कल्पना नाही झालंय मग अशा या ज्या गोपी आहेत भक्ती गोकुळी ज्या गोकुळात लीला पुरुषोत्तमानी अशी क्रीडा केली ते तर गोकुळ आहेच भूगोलातला भाग आहे सौराष्ट्रातला एक भगवंताच्या पदरवानी अत्यंत पु किती पुनीत आलो सांगतो तुम्हाला आपली वैदिक परंपरा जी आहे मंगल स्नान झालं अभ्यंग झालं भाल प्रदेश पांढरा फटफटीत नाही ठेवायचं त्याच्यावर तिलक धारण करायचं तिलक कुठे धारण करायचा त्याची जागा आहे दोन भुवयातला जो मध्य आहे भ्रूमध्य त्या भ्रूमध्यावर तिलक धारण करायचंय का काही जणांचं असं आत्ता नाही सांगणं आहे की अंगुष्ठ मात्र पुरुष प्रमाण जे आहे तो परमात्मा भ्रूमध्यात आहे भ्रूमध्यात नाही म्हणजे परमात्मा परमात्मा हृदयात आहे ईश्वर सर्व भूताना वृद्धे अर्जुन हृदयी खाना केला आत विठ्ठल कोंडीला भ्रूमध्ये काय योगशास्त्राच्या द्वारा जी षडचक्र आहेत की ज्यांचा अजून फोटो निघू शकत नाही क्षकिरणांच्या द्वारा म्हणजे ओपन बायपास जी होती ना ते वेगळं जे कापता येतं टाके घालता येतात झडप बसवता येईल ते वेगळं आणि ज्या हृदयात परमात्मा निवास करून आहे ना ते हृदय वेगळं मग ते कुठे आहे तर माझ्या अल्पस्वरूप बुद्धीनुसार ते आपल्या अंगाच्या डाव्या बाजूला आणि ते कुठतरी आहे असं मग भ्रूमध्य चक्र एक त्या चक्राला अत्यंत मूल्य आहे योगशास्त्राच्या दृष्टीने चक्र वेदनाच्या दृष्टीने आणि ते चक्र जिथं आहे मी आणि सांगतो सहस्त्र चक्र जे सहस्राधार चक्र आहे तिथनं गवंड्याचा ओळंबा सोडायचा किंवा भूमितीत ज्याला लंब म्हणतात तो सोडायचा भ्रूमध्यातनं एक सरळ आडवी रेषा काढायची ती आडवी रेषा आणि वर्ण सोडलेला लंब हे जिथे एकमेकाला छेदतात तिथं चक्र आहे तिथं हा भ्रूमध्ये आहे त्याच्या सुरक्षतेसाठी केशर कस्तुरी गेला बाजार चंदन मलयागिरीच असलं तर उत्तमच नाही तर चंदन नाहीच मिळालं ना गोपी चंदन काय गोपी चंदन गोपीचंदन ही एक प्रकारची मृत्तिका आहे अभ्यंग केलं मंगल स्नान केलं आणि मग केशर कस्तुरी हे न लावता चंदन न लावता गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा वारकऱ्याचं ते बाह्य भूषण अलंकार आहे आमा अलंकार मुद्रांचे शृंगार तुळशीचे हार वाहू कंठी तर गोपीचंद हे काय मृत्यू काय तिला भाल प्रदेशावर तिलक म्हणून बसण्याचं सौभाग्य का प्राप्त झालं ती मृत्तिका गोपींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे म्हणून चंदन आहे साध्या चंदनाचा भाव चौदा हजार रुपये पंधरा हजार रुपये किलो आहे गोपीचंदन त्या मानाने खूपच स्वस्त आहे पण वैष्णवाच्या दृष्टीने चंदनापेक्षा गोपी चंदन जास्त पवित्र आहे मग ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मृतिका आम्ही स्नानोत्तर मंगल तिलक म्हणून धारण करतो त्या गोपी किती पवित्र असल्या पाहिजेत आणि अशा गोपींच्या वर नितांत त्याचही प्रेम आहे गोपी जन वल्लभा गोपी मानस मराग गोपी मानस मनरंजन गोपी हृदय स्वामी असा भगवंत आहे कळलं का गोपींचा अधिकार काय डोळे मोडीत नव्हे आणि डोळे मोडीच नाथांचा शब्द आहे अर्थ फार सुंदर आहे अरे उगाच ऐका तरी दार मोडणं हा एक शेतीतला पारिभाषिक शब्द आहे ज्याला उसाला पाणी पाजायचंय सोयाबीनला पाणी द्यायचंय शाळूला पाणी द्यायचंय पाठ आहे काढलेला एक एक वाफा भिजवावा लागतो एक एक पान भिजवावा लागतो त्यासाठी मातीने जे त्याचं दार बंद केलेलं असतं फावड्यानी माती काढावी लागती त्याला जाळं मोडणं म्हणतात तसं आपली सर्वांची दृष्टी जी आहे ना ती दृष्टी आपल्या हृदयस्थ परमात्म्याकडं पाठ करून जो दृश्यरूपाने नटलेला परमात्माच आहे पण आम्हाला याचं ज्ञान नाही आम्ही दृश्याचे प्रेमी आहोत दृश्य द्रष्टा आणि दर्शन याला आधारभूत जे दृंग मात्र आहे आम्हाला त्याची अनुभूती नाहीये आम्हाला दृश्याच प्रेम आहे आता सीझन नाहीये बहुतेक कार्यालय सगळी ओस आहेत आता त्यांचा स्लॅक सीझन आहे पण कल्पना करा की खरे मंगल कोल्हापूर राजापूर इथं लग्न झालंय आर के नगर या गल्लीतले आणि मंडळी आहेत वरात निघाली आणि इथं आली मला खात्री आहे तुम्ही उठून इथनं वरात पाहायला जाणार नाही मला पूर्ण विश्वास आहे पण मनात म्हणाल ना काय नेमकं ह्याच वेळेला यानं प्रवचन काय सुंदर वरात केवढा फुल कोर्स बँड चाळीस मंडळींचा आहे आम्ही आज आमचवलो त्या नेत्र सुखाला दृश्याचं प्रेम आहे दृश्याकडे धावणारी आपली अंतःकरण वृत्ती आहे ती बाहेर धावणारी वृत्ती वळवून करंजा करतो का हो? मला वाटलं होतं आज ग्रंथ सिद्ध झाला कोणतरी ओल्या नारळाच्या करील आता भौतिक करंजा केल्या तरी कापतात हो कापण्याने मुरड घालत नाही वारकरी आम्ही पंढरपुरात पौर्णिमेचा काला घेतला की जे निघतो ना त्या दिवशी बाकी काही करा जेवायला पण दोन पदार्थ पाहिजेतच मंगल भोजन सारा म्हणती करा मुरडीव एक मुरड घातलेल्या आणि ओल्या नारळाच्या करंजा आणि दही भात हे जेवल्याशिवाय पंढरपूर सोडायचं नाही असं तेव्हा बाहेर धावणारी दृष्टी मुरडणं म्हणजे आत वळवणं आत्मारामाकडे वळवणं इतका अर्थ आहे नाथांच्या डोळे मोडीत या शब्दात अहो ते नाथ आहेत आता कुणीही तुम्ही महिला भजनाचं काय वाटेल ते म्हणता शेवटी एका जनार्दनी नाथ काही कॉपीराईट सांगायला येत नाही आणि मला वाटतं संबंध अख्ख्या महाराष्ट्रात जेवढी भजनी मंडळ आहेत ना महिलांची जवळजवळ शंभर टक्के महिला ही गवळण म्हणतातच नेसलं मी काय साडी ठिपक्याची आणि नजर वाकडी कृष्णाचार्य काय म्हणतात लाजा वाटायला पाहिजे असं काहीतरी म्हणायला गाथ्यात गवळला असेल तर म्हणा दोन रुपयाचे भजी मिळेल पुस्तक आळंदी पंढरीत मिळतात त्यातल्या गवळणी म्हणू नका ती गवळण आपण जी म्हणणार आहोत ती गाथ्यात आहे का हे पहा तर म्हणा अशा त्या गोपी ज्या आहेत अधिकार कळला काय प्रेम आहे त्यांचं भक्ती गोकुळ गोकुळ या शब्दावरून आपला विषय निघाला ते तर गोकुळ आहेच भौगोलिकदृष्ट्या सौराष्ट्रातलं इथं या आणि लीला पुरुषोत्तमानी लीला केली तुमचं आमचं शरीर गोकुळ आहे गोनाम इंद्रिय इंद्रियांचं संकुल म्हणजे गोकुळ कृष्ण गोकुळी जन्मला भक्ता आनंद झाला तो तर झालाच नाही भागवत काय सुंदर वर्णन केले पण ज्या दिवशी ह्या आपल्या गोकुळातला आणि अंतरात्मा कृष्ण जो आहे तो अनुभवला येईल ना त्या दिवशी ज्ञानोबाजी फळ सांगितलंय तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी ती आनंद स्वरूपाचा प्राप्त होईल हृदयस्थ परमात्मा नित्य अनुभवाचा विषय झाला तर असं ते गोकुळ आहे आणि या गोकुळामध्ये तो प्रवेश होतो केव्हा भक्ती गोकुळी गोकुळामध्ये ज्यावेळी भक्ती उदयाला येते ना मग हा बाबा गोकुळात न येऊन सांगतो कुणाला यावंच लागतं त्याला यावंच लागतं न येऊन चालत नाही तया लागी मज रूपा येणे तेनी मज येथे असणे तया लोण की जे जीवे प्राणे सापडी व्रजवासियांना तर कृष्ण दर्शनाची लालसा आहेत कृष्ण दर्शन नाही व्याकुळ आहेत नाही भागवत अनेक शब्द वापरलाय रस लंपट हा हा शब्द जरा कानाला खटकणार आहे पण उत्तम शास्त्रार्थ सांगणार आहे लंपट आहे त्याच्या दर्शनाच्या भक्तिप्रेम सुखाच्या यावर लागतं त्या का भगवंतानी आपल्या येण्याची कारण जिथे जागोजागीची सांगितलीत ना परित्राणाय साधना वगैरे वगैरे ऐसा होगा स्वभावे आद्यासे परित्राणाय विनाशायच पण खरं कारण त्यांनी बाराव्या अध्याय सांगितलं की मला यासाठी यावंच लागतं काय तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुसी मज डोळे हातीचे निरा कमळे पूजू तयाचे अशा ज्या या भक्ती आहेत ना या भक्तीने ज्यांचा अंतकरण सरोवर झालेला आहे अशा या भक्ती भक्ती गोकुळी किती प्रकारचे आहेत नवविधा नवविधा नावी इथं नऊ सांगितले नाथानी एका गवळणीमध्ये पाच सांगितले काय वास्तविक का हा ते खरं प्रवचनाचा विषय नाही म्हणजे विषय हा पण तो कीर्तनाच्या माध्यमातून आणि साकार व्हायला पाहिजे लावणी मृदंग श्रुती ताळ घोष शैव ब्रह्मरस आवडीने पण आपल्याजवळ उपलब्धता नाही मग निदान प्रोज का होईना असं हे आहे कोण आहेत तिचं पाच सांगितलं आल्या आल्या आल्या पाच गवळणी पाच पाच रंगाचे शृंगार करोनी कोणते पाच रंग आहेत कोण पाच गवळणी आहे आपल्याला जी पंच ज्ञानेंद्रिय दिली आहेत ना त्या सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांचा जो विषय आहे तो प्रत्येक इंद्रियाचा विषय एक आहे का बोला हा एका इंद्रियाचे सगळे विषय आहेत का एक विषय सगळी इंद्रिय भोगू शकतात का करो निरस सोय बरवी कानी केवी भरावी फुले आणून बांधावी डोळा केवी विचारता ज्ञानवर आहे अगदी कुरुंदवारची बासुंदी आहे वाडीची आहे तुम्ही खाली की मला माहीत नाही पण मंगळवेड्याची बासुंदी तितकीच उत्तम असती पण कानात होती मग कानाचा घशाचा नाकाचा स्पेशालिस्ट त्याच्याकडे जायला पाहिजे उपचार करून घेण्यासाठी ती जिवेला लागली तर उपयोग आहे उत्तम फूल आहे काही काय होता पहा आठ आण्यामध्ये देशी गुलाबाचा हार पांडुरंगाच्या गळ्यात घालायला पश्चिम द्वाराजवळ मिळत होता आवाच पंढरपुरात तुळस मिळायचं कठीण आहे ते आषाढी एकादशी तुळस नव्हती पंढरपुरात तुळस नव्हती गुलाब कुठं घेऊन न तुला असं देशी गुलाब आहे की ज्याचा गुलकंद नाकाशी नरचं डोळ्यावर ठेवलं काय उपयोग त्या त्या इंद्रियांचा तो तो विषय आहे असं का नाचता नाही आणि बासुंदी आणि स्वाद घेऊ शकत ज्या आणि प्रकृतीतल्या ज्या महाभूताच्या आणि अंशापासनं जे इंद्रिय तयार झाले त्याच महाभूताच्या अंशापासनं तयार झालेला जो विषय आहे तेवढाच विषय ते इंद्रिय भोगू शकतं रूप विषय डोळ्याचा आहे डोळा हे इंद्रिय पृथ्वी आप तेज जे आहे त्या तेज ह्या पंचमहाभूतातलं करण आहे आणि त्या ते या भूतापासूनच निर्माण झालेला रूप हा विषय आहे म्हणून फक्त डोळाच रूप भोगू शकतो पण ह्या ज्या ना पाच सांगितलेल्या त्या सगळ्या इंद्रियांचा विषय एक आहे त्यांचा मुळात नाना विषय नाही की जे येई संस्पर्शया भोगा दुःख यो नय एव ते विषय सेविता न सरे नाही एक संत सांगतात एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो पुराणाने ज्यांच्या कीर्तीचं गुणगान कीर्तन करावं अशा गोपी सगळ्या इंद्रियांचा विषय म्हणजे दोरे भरून या पाहिन तुझे मुख शब्द त्याचा शब्द स्पर्श त्याचा रूप त्याच रस त्याचा गंध त्याचा आणि पाची सांगतो मला सहज मला गुरुदेवांचं आणि एक जीवनातला प्रसंग आठवला जमखंडीजवळ एक बारीक गाव आहे सावळगी म्हणून हा सावळगीला एक मोठा नामदार त्याच्या आग्रहामुळे गुरुदेव आम्ही काही मंडळी मी तर खूप लहान होतो जेमतेम नऊ दहा वर्षाचा कसा बसा असेल तर गुरुदेवांचा आहार अतिशय अल्प अतिशय अल्प तासा तासाने एखादा घोट चहा हे त्यांचं खरं आहार अगदी अल्प पण गुरुदेवांसारखा महात्मा आपल्या आणि घरी येणार त्या माऊलीला आनंद झाला त्यांनी दूध साजूक तुपातला सुंदर शिरा विनंती केली किंवा थोडा शिरा केलाय आपण एक घास काय एक घास घ्या मला बरं वाटतं आणा म्हणले त्या शिऱ्याची बशी स्वयंपाकघरातन बाहेरच्या बैठकीच्या खोलीत घेऊन येत होत्या गुरुदेव म्हणजे आई यात साखर घालायची राहिली आहे भाऊ बहुतेक राहिली आहे ते म्हणजे अजून डिश पण हातात घेतलेली नाही बशी खाणं तर लांबच राहिलं बरं कुणी आलतू फालतू माणूस नाही साक्षात्कारी महात्मा श्रेष्ठ नामयोगी तत्ववेत्ते आणि त्या आत गेल्या तो खरोखरी शिर्यात घालायची साखर जी मापाने काढून ठेवली होती ती तशीच होती त्याने तो आत नेला साखर घातली करून आणला सांगायचे काय काकासाहेब कारखानेसाने विचारलं की कसं काय वास्तविक साखर आहे का नाही गोड आहे का नाही हे जिवेला आणि कळायचं पूर्ण सांगितलं अवघा रस एक झाला ना म्हणजे मग कोणचं इंद्रिय कोणचंही काम करू शकत का विचार करा विचार करा शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे विषय आहेत ना या विषयाच्या माध्यमातून आम्ही जे सुख अनुभवतोय ते तरी सुख कोणाचं आहे विषयाचं आहे काय विषयाचं नाही आहे ते आत्मवस्तूच सुख आहे तुम्हाला फारच छान जावं बाकी काही सगळं तुमचं विसरलं तरी चालेल एवढं लक्षात ठेवतो विषयाच्या द्वारा भोगायचं नाहीये का ते अनित्य मग डायरेक्ट आत्मसुख डायरेक्ट कशाच्या तरी इंद्रियांच्या विषयेंद्रिय संयोगात नाही आत्मा रामाशीच येऊ अशा त्या भक्ती पाच आहेत पण पाचांचा विषय काय आहे एक आहे कृष्णाजी प्रभाकरांनी नाटकात म्हणावं ना स्वयंवरासारख्या नाटकात एकला नयनाला विषय तो जागला लहान तुम्ही अगदी पडदा काळ होता नारायणराव राजावंश पडता काळ होता पण पडत्या काळातही त्यांचं सौभद्र स्वयंवर पाहिलेलं मला आठवते स्वयंवरात पहिल्या अंकातल्या पहिल्या प्रवेशात ते जे यायचे ना अहो चेहऱ्यावर त्यांचा आनंद ओसंडून हात असायचा दादा ते आले ना ते आले ना मी त्यांना प्रसंग पाहिलं मी त्यांना प्रसंग पाहिलं मी त्यांना प्रसंग पाहिलं लहान मूल काय बागडावं असे नारायणरावच्या वयात आणि पहिले ते डाव्या विंग जे यायचे पहिल्या अंकातला पहिला प्रवेश सगळ्या इंद्रियांची मोहर एक आहे इंद्रियांच्या देवता भिन्न भिन्न आहे चंद्रमा मनसो जाता वगैरे पण या सगळ्या देवतेंचा जो देव आहे ना तो हा देवाधिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा बाप रक्ष्मादेवरू पंचवीसावा चोवीसा तत्वा बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठमयीवरी असो अशाच्या आणि नवविधा कोण आहेत मग भक्ती गोकुळी नवविधा नवविधा काय बोली रे जे भक्ती द्यावे माझे आकी संत जय आणि याही भक्तीमध्ये भक्ती प्रेमाचा श्रेष्ठ श्रेष्ठतम आविष्कार जो आहे माधुर्य भाव माधुर्य भाव खाली बोललो तो परंतु जास्त काही वर्ण करण्याचं कारण तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये भाव आहे अहो या मध्ये मुकुटमणी शोभणारी जी आहे ना सगळ्या गोपींच्या गुरुस्थानी शोभणारी आहे भागवतात तिचं नाव नाही महाभारतात तिचं नाव कृष्णचरित्रात आलेलं नाही त्यामुळे काही विद्या वाचस्पती म्हणतात की मागणं घुसडलंय आपल्या डोक्यातली कल्पना गर्ग संहिता वाचा पद्मपुराण वाचा ब्रह्मवर्त पहा आणि गोप माधव चंपू म्हणून वाचा उत्तम उत्तम ग्रंथ जे ते वाचा त्यात राधेची जन्मकथा आहे वृषभानुनंदिनी की राधा अनया आराधनेनं एवढाच भागवतात शब्द आहे त्याचाही अर्थ सुंदर आहे अनन्य भावानी अखंडत्वानी भगवंताचं आराधन करणारी वृत्ती राधा आणि प्रत्यक्ष राधा ही आहे झालेली आहे का अधिकार आहे तिचा द्वारकाधीश कृष्ण होते द्वारकाधीश झाले होते काय त्या गोपालाने आनंद झाला हो नामदेवराय गाता पहा गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला अरे आपला कान्हा द्वारकाधीश झाला आनंद आहे असे द्वारकाधीश झाले अष्टनायिका आहेत प्रमुख बाकीच्या नरकासुराच्या ताब्यातनं सोडवलेल्या आणि ज्यांच्याशी विधीपूर्वक विवाह केले त्या सोळा सहस्त्र एकशे आहेत एवढा ग्रस्ता समय नारद पाहून थक्क झाले बोटात घातले काय याच सगळं विचित्र आचरण अशा आपल्या सगळ्या कुटुंबियांसमेत पुत्र पौत्र प्रपौत्र अशा सगळ्यांच्या समवेत आणि द्वारकाधीश सिद्ध नावाचं तीर्थ तिथं आणि पर्व काळ साधून तीर्थस्नानासाठी गेली व्रजांगनाई तिथं आल्यात त्याच्यामध्ये ई आणि वृंदावन आणि बिहारी असा जो बाकी बिहारी आहे ती आणि राधाई आहे आणि आतापर्यंत या सगळ्या जणींनी फक्त राधा ऐकली होती आता प्रत्यक्ष राधेची भेट आहे राधेचं दर्शन झाले दिशानी राधा काय हे आपल्या सगळ्या राणीवशाला विशेषतः रुक्मिणीला सत्यभामीला समजून सांगितले आणि मग असा यांच्या मुखातनं राधेचा यांच्या म्हणजे कळलं ना असा राधेचा अधिकार कळला आणि भगवंतांचा अभिप्राय जाणून रुक्मिणी सत्यभामा मित्रवेंदा जांबवंती कालिंदी सत्या भद्रा लक्ष्मणा या घेऊन आल्या मोठ्या इतमामानी मोठ्या प्रेमाने त्यांचा जो डेरा होता तीर्थकाठी तिथं घेऊन आले आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी राधेला आणि उत्तम असं दूध आता त्यात आणि मसाला घातला होता की नाही ते काही वर्णन नाही गर्गसंहितेत पण दिलं तिला आणि बराच बोलणी झाली भगवान ह्या अष्टनायिका राधा आणि राधा आपल्या डेऱ्यात परत मुक्कामाला गेली आणि भगवान ज्यावेळी आपल्या डेऱ्यात आले रमा होय दासी रुक्मिणी आता रुक्मिणी विष्णूची लक्ष्मी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली पाय लक्ष्मीच्या हाती भगवान मंचकावर पोहले रुक्मिणी पावलावाशी बसली आहे आता त्यांच्या पावलाला मृदूताला आधीच मृदू आहे तो त्याला अनेक मृदूतेला मृदूचा सेवा भाव म्हणून त्याला काय मृदूता आणि आईची आहे किती मृदू कानो पात्रेनी ज्यावेळी यांच्या पायावर मस्तक ठेवलं ना यांच्या पायाला पोचा आला इतके मृदू आणि बळीच्या मस्तकावर जेव्हा पाऊल ठेवलं त्याला पाताळ घातला इतके कठीण वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी आपल्या मांडीवर भगवंतांचे ते दोन पावलं घेतली आणि तिने पाहिलं थोडच पोड थोड म्हणजे खूप उन्हातनं चाललात पाय पोळले एक लक्षात ठेवा गार पाण्यात पाय धरू नका पोळ आल्याशिवाय राहणार नाही जरा नेऊ द्या मग त्याला काय लोशन अमृत मलम काय कैलास जीवन काय लावायचं ते लावा पण पोळले पाय धरा पाण्यात घालू नका पोळी तुम्ही प्रभू आहात पायाला पोळ काय हो ते म्हणजे येणार नाही तर काय होणार म्हणजे अहो त्या लाभेला मगाशी दूध प्यायला दिलं गरम आहे का कोमट आहे का थंड आहे का उकळत आहे का कडकडीत आहे पाहायचं तरी होतच पण तुम्हाला एकदा ती राधा दूध पिऊन कधी आणि परते तिला दूध दिलं ती विचारी अतिशय विनम्र विनयशील ती म्हणाली नाही हे असलं काय ऊन कसं पिणार गार नाही का करताय काही म्हणजे नाही काय म्हणले मग ती राधा इतकं कडक ऊन गरम अतिशय नाणी कडक कडक दूध प्याली तिच्या जिरेला फोड आले असते तोंडाला फोड आले असते तुमच्या पायाला जरा सगळं काय बोलतो ते आई मध्ये मध्ये काय तुझं मी सांगतो त्या काय मी सर्वत्र जरी व्यापून असलो मया तत्मिदम आता मला वेदांत सांगायचं नाही आपल्याला भक्तीचा विचार कराय मया तत्मिदम सर्व मूर्ती ना पण तरी सुद्धा माझा कायम वाद जर कुठं असेल तर त्या राधेच्या आणि हृदयात आहे जठर त्याला लागू नये आणि त्यामुळं ते दूध जे जठरात गेलं ना त्यामुळं आणि मीच तिच्या हृदय कमल मध्यस्थ असणारा त्यामुळं हे माझ्या पायाला फोड आले काय होते गोष्ट फालतू वाटेल त्यातलं रहस्य महत्वाचं त्यातलं रहस्य सुख सुखित्वम त्याचं सुख ते आपलं सुख त्याचं दुःख ते आपलं दुःख त्याचं काय व्हायचं ते होईना का मला सुख नाही भक्तीनं त्याच्या सुखात आपलं सुख भक्ती अशा त्या नवविधा भक्ती आहेत भक्ती गोकुळी नवविधा नारी चालती यायच्या जायच्या गोकुळात हिंडायच्या मथुरेला जायच्या पण चालत असल्या ना तरी लक्ष कुठं आहे दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या डोक्यावर एक चुंबळ त्याच्यावर मोठ्या आकाराचं त्याच्यावर त्याच्यापेक्षा बारीक त्याच्यावर त्याच्यापेक्षा बारीक अशा मग एकट्या दुपट्या नाही सहा दुडीवरी दुडी गवळणी दहा पाच पंधरा वीस पंचवीस असा पांढरा साते म्हणजे बाजारला मथुरेच्या बाजारला निघालेल्या थोड्याशा आणखीन काय मुगाचे लाडू खाऊन जात होत्या का म्हणजे नाही याचा अर्थ एखादा माणूस बोलत नाही म्हणा आपण काय मुगाचे लाडू खाल्ले का असं का म्हणता सांगू का मुगाचं पीठ जर नीट भाजलं नाही आणि तू कमी पडलं ना ताळ्याला चिकट म्हणून मुगाचे लाडू बोलायच्या हो बोलण्याचा विषय बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव बोलण्याचा विषय एक विषय एक विषय लक्ष कुठं चाले मोकळ्या पदरी परिलक्ष तेथे तेथे तस झडझडून संसारातनं आणि निघायचे म्हणजे बायका पोरं वाऱ्यावर नाही सोडायची तिथंच राहायचंय परिलक्ष तेथे पोरं असतात नवीन सायकल हातात आलेली असती काल का परवा मी कुठेतरी सायकल चित्र पाहिलं वृत्तपत्रात फार नाही किंमत सहा लाख रुपयाची सायकल आणि चाळीस लाख रुपयाची मोटरसायकल दोन दिवसापूर्वी त्यात हे सगळं आणखीन विप्र प्रवचनात उपयोगाचं येत आता सहा लाख रुपयाची सायकल हातात आल्यावर त्या मुलाचा थाट त्याची कॉलर किती साठ तो पटू असतो काही वेळा हँडलची दोन्ही हात सोडून चालवतो पण आता बॅलन्स जातो म्हणलं की तो लगेच म्हणजे लक्ष कुठं आहे बॅलन्स जात नाही ना तसं संसाराच असायचंय कर्तव्यासाठी परी लक्ष तेथे म्हणजे श्री रविंदी चरण कमल पाद भृंग जाड शब्द आहे आपण भृंग होऊन जाव चरण कमळ जळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे असं त्याच्या काय त्याला कमलाची उपमा दिली आहे हो. किती कमल नेत्र कमल दोन चरण किती झाले हस्त कमल किती झाले सहा मुख कमल आणि नाभी कमल याचे नाभी कमली जन्म चतुरानना आठ असा तो आणि कमल दलासारखा राजस सुकुमार मदनाचा पुतळा लक्ष आहे लक्ष आहे अशा त्या बोलत चाल पण विषय एक करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद एक एकी पाशी सांगतील भाव अवघ्या अवघा कैसा नवलाव गवणीच तोंड पहिलं चरण असं आहे स्वये सुखाचे झाले अनुभव त्या स्वतः या सुखरूपतेला म्हणजे कालच्या ओळीतलं ज्या पाविसी अव्यंग निजधाम माझे अशा आणि बोधाला अशा आनंदाला प्राप्त झाल्यास आणि हा जो स्वय सुखाचा अनुभव आहे ना एक एकी पाशी सांगतील भाव मला सकाळी एक महान व्यक्ती म्हणाले की बाबा हा अनुभव सांगावा का मुद्दाम नाही सांगत आपोआप सांगितलं जातो अंतरिते धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी ना मामांचं दृष्टांत आहे मी फक्त जसाच्या तसा सांगतो मग आमच्याकडे गृहस्थात रे जून महिन्याचा पहिला आठवडा होता त्यावेळी अकरावी मॅट्रिक होतं निकाल लागला होता ते गृहस्थ आले मामा त्यावेळी लक्ष्मी रोडला उमरे चौकात दत्तोपंत गोखले यांच्या घरात राहत होतो बिराडात त्यांनी मामांच्या हातावर पेढे ठेवले मामले कशाचे बबन्या पास झाला मॅट्रिक किती टक्के मिळाले अजून प्राचार्य म्हणजे पस्तीस जवळ ते म्हणले अरे पस्तीस मिळेल याचा अर्थ वर कशाला ठेवा म्हणून असे पस्तीस केलेला मग म्हणले विषय काय काय आहे म्हणले भयंकर राष्ट्राभिमानी आपल्या देशाचा आपल्या भाषेचा अभिमान इंग्रजी घेतलं नाही मग म्हणजे मॅथमॅटिक्स सगळ्याला कुठे भास्कराचार्य व्हायचे मग फिजिक्स केमिस्ट्री गेले मग म्हणले असा जो तेहतीस ते पस्तीस करून पास झालेला इंग्रजी नाही फिजिक्स केमिस्ट्री नाही मॅथमॅटिक्स नाही सटल फटल विषय घेऊन जो आणि तेहतीस मार्क पडलेला त्याला पास केला गेला माणसं पेढे वाटतात त्या मुलाचं काय करायचं कंपोस्टच घालायचं पण माणसं नाशिवंत जरी आनंद असला क्षणभंगूर असला परड करतात ना मग इथं जना आनंद सुखधाम असा हा स्वानंद जना अनुभवाला आला स्वानंदाकारता जना प्राप्त झाली त्यांना तुम्ही काय सांगाव हो म्हणावं लागत नाही अंतरिते दावे स्वभावे बाहेरी धरिता ही परी आवरेना आत कोंडून स्फटिक गृहीचे डोलती दीप जैसे कमळ कळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदाचे राखो नेणे दे राया रंगा पारणे आमोदाचे आत कसा म्हणणार आत मावत नाही तो गुरुवर यांचे थोरले ज्येष्ठ गुरुबंधू बंकट स्वामी महाराज ते फार गमतीदार दृष्टांत द्यायचे बंकट स्वामी कीर्तनाला जर कुठं गेले ना एकटे कधी गेले नाही सत्तर ऐंशी मंडळींची दिंडी बरोबर असायची उत्तम पाखवाजे उत्तम पाठ असणारे उत्तम गाणारे उत्तम म्हणणारे असे ते म्हणायचे मुंबई सारखं गाव गिरगावातली चाळ आणि चाळीत दोन खोल्याचं बिराड गडी आहे चाळीत खोलीत राहणार कोकणातला गिरणीतनं थोडी सुट्टी काढून गेलाय कोकणात आंब्याचे फणसाचे दिवस आहेत सुट्टी संपताना येताना कापा जातीचा भुईफणस सारखा फणस घेऊन आला भुईफणस म्हणजे खोडाल तर बुंद्यापासून लागतात पण भुईफणस हा जमिनीच्या आत लागतो जमीन उफणती अतिमधुर असतो अतिमधूर असा तो फणस घेऊन आला काही मरायची गर्दी प्रवासी चिकार सामान घरचं चिकार आणलेलं तांदूळ म्हणू नका हे कोकम म्हणू नका आमसुरं म्हणू नका आंब्याची साखी म्हणू नका तरी पदार्थ फणस आणला आता फणस जो आहे ना तो पिकू लागला त्याचा घमघमाट शेजारच्या खोल्यात मी बिराड विचार काय शामरा फणस आणलेला दिसतोय तुम्हाला तो हो म्हणलं ना निदान दोन दोन घरे इतकं मरायला घेऊन आलो सगळ्यांना निदान आपल्या मजल्यावरच्या लोकांना दोन दोन दिले म्हणले ना आपल्याला फक्त सालपटच आणतोय म्हणला मी हातीबाई धड आलो हे खूप झालं फणस कशाचा आणतोय असं जरी शामराव म्हणला तरी फणस शंखम ददमव पृथक पृथक आणि प्रतापवान करून सांगतो की हा जरी नाही म्हणला ना तरी गळ्यानो याच्या घरात मी आहे तसं आत झालेला जो स्वा अंतरिते धावे स्वभावे का वृत्ती छोटी आहे अगदी छोटी त्यात दुःखही मावत नाही तसा त्यात आनंदही मावत नाही पा आपल्याला जेवायला सोळा इंच व्यासाचं ताट कमी पडत आमच्याच घरात अजून जुनी पिसायची ताट आहेत आता वापरत नाही कुणी माळ्यावर पडली ती जवळजवळ वीस इंच व्यासाची ताट आहेत किलो दीड दीड किलो वजनाचं एक एक ताट आहे कोण वापरतो आता स्टेनलेस स्टील हा प्रतिष्ठाचा विषय एक काळ निंदेचा विषय होता मला आठवत आहे आमच्या मातोश्रीनं आम्ही एका आणि दादर मधल्या पाहुण्यापैकी लग्नाला गेलो नुकतंच स्टेनलेस स्टील बाजारात आलं होतं सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस साल सा दादर मार्केटमधनं आमच्या मातोश्रीने सहाण्याला एक ह्याप्रमाणे दोन वाट्या आणल्या आता त्या गेटची वाटी नाही तसं पांढरं स्वच्छ स्टील नाही आता काळप स्टील आहे कावळा सुद्धा सहज उचलून येईल इतकं थीन दोन भांडी हो काय आमची आजी संतापली आठ दिवस जेवली नाही काय दळभगिरी लक्षणं लोखंडात जेवायचं कुठलं आलं दैव देत काय भयंकर बोलली नाही ते कमी वाटत आपल्याला पण हा जो आनंद आहे ना तो ती नैवेद्याची वाटी केवढी असती आम्हाला जेवायला इतकं ताट कमी पडत वाटी केवढी दोन बोट कशी बशी जाती म्हणजे जेमतेम एक पेढा कसा बसा मावेल होय की नाही वृत्ती तशीच आहे हो तुम्हाला महाराज म्हणायची आशी जी आणि रूप वाटी आहे ती ज्या टॅपचा व्यास एक इंच आहे पाण्याचं प्रेशर आहे सगळा नळ चावी सगळं मला वाटतं नळ कळायचं नाही तुम्हाला चावी कोल्हापूर भागातला खास शब्द आहे चावीला पाणी नाही चावी सोडली तासभर वाटी ठेवली चावी बंद केली वाटीत किती पाणी साठे दोन थेंब कस बस का सगळं वाटीत पडेल आणि न उलटून पुन्हा बाहेर वृत्ती अशीच आहे त्यामुळे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर इतकं व्याख्याने गरजे चालती भारी हो त्या हसत खेळत नाचत कृष्ण गुणगान कृष्ण कथा कृष्ण नाम गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे असं कृष्ण नामाचं गायन करत कृष्ण कथा कृष्ण लीला कृष्ण चरित्र कृष्ण प्रेम कृष्ण माधुरी याच वर्णन करत जायच्या ना गरजते चालती भारी हो भक्ती गोकुळी नवविधा नारी आणि आशाच्या भक्तिप्रेमाने अंतर्बाह्य रंगून गेल्यामुळं काय झाले कृष्णाशिवाय त्यांना काही दिसत नाही कृष्णाशिवाय त्यांना काही ऐकू येत नाही कोणताही स्पर्श कृष्ण स्पर्श कृष्ण शब्द कृष्ण रूप कृष्ण गंध पाच इंद्रियांचा विषय एक कृष्ण कृष्ण कृष्णात परम किमपी तत्व अहम न जाणे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू कुतरी पहिलं पारू कृष्ण माझा कृष्ण माझे ध्यान कृष्ण माझे तन भक्ती प्रेम पाहून ज्यांना गोपी भाव प्राप्त झाला नव्हता ना त्या आणि ऋषी ना मोठ नवल वाटायचं काय हो आम्ही किती वर्ष तपश्चर्या केली केवढी साधना केली किती खडतर व्रत आचरली किती उपासना केल्या किती तीर्थयात्रा पण हे भक्ती प्रेम काही आम्हाला काही कळत नाही आणि ह्या कशा धन्य यांनी वेद वाचले नाही यांनी शास्त्र ग्रंथ पाहिले नाही यांनी स्मृती ग्रंथ पाहिले नाही यांनी वार्तिक पाहिली नाही यांनी भाष्य पाहिली नाही यांनी टीका पाहिल्या नाही यांनी आकारादी ग्रंथ पाहिले नाही प्रकरणादी ग्रंथ पाहिले नाहीत पण कसं काय हो कसं काय एका महात्म्याने विचारलं काय गो काय हे कसं आम्हाला काय येतलं अजून न सुद्धा काही अनुभव कसं काय म्हणजे तुम्हाला येईल की अनुभवाला काय आवड म्हणजे हो, येईल काय आवड कसं गोपी होता येतंय का पहा गोपी भावावर आरूढ झालत ना लगेच तुम्हाला त्या क्षणाला आम्ही जो आनंद सेवन करतोय तुम्हालाही तो आनंद प्राप्त होईल पण तुम्हाला गोपी होता आणि हा जो गोपी भाव आहे हा जो प्रेम भाव आहे हे जे भक्ती प्रेम आहे ना हे अजून काउंटरवर आलेलं नाही की आमचा जो बक्कळ पैसा आहे कोट्यावधी जरी रुपये मूल्य सांगितलं सहज फेकू आणू किलो दोन किलो नाही कवी माझा एका दोयात सांगतात प्रेम न बाडी उपजे प्रेम न हात बिकाय की आपल्या मळ्यात वाफ्यात बगीच्यात आता नवीन पद्धती आहे हिरवं कापड घालून आत करतात काय म्हणतात त्याला हा हा हा त्याच्यात होत नाही हो त्यात होत नाही ग्रीन हाऊस मध्ये नाही कुठं दोन तीनच गोष्टी हे प्रेम अनुभवाला आणून देणार आहे प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाळे जेणे जो परम प्रेमास्पद आहे तो तरी देऊ शकतो नाहीतर भक्ती प्रेमाने ज्या अंतर्बाह्य नसलेले आहेत ते महावैष्णव आहेत त्यांच्या कृपा प्रसाद प्रसादद्वारा मुख्यतस्तु महत् कृपयैव अथवा भगवत तर सांग त्याच्या कृपे आणि तिसरं ज्याचं रूपी गोड आहे ज्याच्या लीला गोड आहे ज्याचं चरित्र गोड आहे ज्याचं सर्वच गोड आहे ज्याचं नाम गोड आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व का आपण काय करावं त्याच्या दारात उभं राहावं भिक्षेकरी म्हणून उभं राहावं तो लक्ष्मीनाथ आहे काय मागाव ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा सोमारे देहू पंचक्रोशीतली काही मंडळी निघाली वाराणसीकडं तुकोवाऱ्यांना आग्रह केला की अरे आम्ही निघालोय मग त्यावेळी ट्रॅव्हल कंपन्या नव्हत्या आयुष्यात घडायचंच अवघड पण निघालोय तुम्ही बरोबर आलात ना आम्हाला तुमच्या संगतीचा लाभ घेईल चला ना ते म्हणले माझी वाराणसी गया प्रयाग काय सगळं माझं इथं पांडुरंगाच्या पायाशी बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठमयीवरी उभी पुंडलिकाचे द्वारी करकटावरी छायदा इथं सगळं पण म्हणजे निघालायत ना विश्वनाथाला एक निरोप द्या आपण केलं ते तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडितो काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा भातुके म्हणजे खाऊ आपलं लेकरू आहे लेकराला खाऊपेक्षा आणि काय हवं असणार तेव्हा तुमचा हा जो आणि भाव प्रकाश आहे हे जे भाव प्रेम आहे ना हे थोडं पाठवता आलं तर पाठवा बाकी काही नको अन्य काही नको असं हे प्रेम एक संत तरी एक भगवंत तरी किंवा त्याचा अत्यंत गोड की जे अमृतापेक्षा गोड आहे ते नाम तरी तर नामातले चार मुद्दे वस्तांनी सांगितले चार मुद्दे या भागवत एकादशीला तुम्हाला त्यांच्या मुखातनं ऐकायला मिळतील असं जे गोड नाम आहे अमृतापेक्षा गोड आपण नाम घेत जितकं नाम घेऊ जितकं नाम घेऊ जितकं नाम घेऊ तितक्या तितक्या अंशामध्ये हा भक्तिप्रेमा वृद्धिंगत होईल आणि तितक्या तितक्या प्रमाणात आम्हाला संसारातनं झडझडून बाहेर निघता येईल असं नाही आहे की बाहेर निघायचं आणि मग नाम घ्यायचं बाप जन्मी होणार नाही दोन्ही गोष्टी एका वेळा आहे साधी गोष्ट आहे आता फिरकीचा तांब्या कोण वापरत नाही कोण दोन अडीच तर आता सगळं यूज अँड थ्रो अजून आई बापानं फेकत नाही हे उपकार कॉमर्स युग आहे ना युटिलिटी उपयोगितेचा सिद्धांत प्लॅस्टिकची बाकी पाणी प्यायचं नळाखाली कोण धरतो पिंप भरले असेल ना पाणी आत जात बाटलीतली हवा तुम्ही असं म्हणतो का सगळी हवा बाहेर जाऊ दे मग पाणी भरूया जे ज्या प्रमाणात पाणी आत जातं त्या प्रमाणात हवा बाहेर पडते ज्या प्रमाणात हवा बाहेर पडेल त्या प्रमाणात पाणी आत जातं एक वेळ असा येतो बाकी पाणी जायला जागा उरत नाही तस संसारातच राहायचंय कर्तव्यासाठी पण ते करत असताना करू भजन भोजन धनी घेऊ नारायण कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे ते माझे एक मला आजोबा शोधतील असे नामधारक होते दादा महाराज ग्वाल्हेरकर म्हणून कोणी येऊ हो? दादा आमच्या एका वाक्यात त्याला प्रबोधन करतात हातात काम मुखाने भगवंतानी काय सांगितलं माम अनुस्मर कर्तव्यासाठी प्रपंचात असावं पण स्मरण प्रपंचाचं नसावं स्मरण भगवंताचा असावं हे आसोनी संसारी जिव्हे वेग करी आहे प्रपंच सोडून कुठं जाणार कुठं जाणार हा जो प्रपंच आहे पाच महाभूतांचा याच्या साह्यानं येण्याची शरीरे शरीरा येणे शरीर आयुष्याच्या साधने पण लक्ष स्मरण स्मृती आठव सेवा भजन हे त्या परमप्रेमास्पद अस्मिन परमप्रेम रूप असा जो आहे त्याच त्याला प्रार्थना करावी की देवा आम्हाला हे प्रेम दे प्रेम दे हे प्रेम दे हा सगळ्या ग्रंथांचा सार भाग आहे काला म्हणला कृष्ण चरित्र सांगितलं जातं पण चरित्रातला एक महत्वाचा अत्यंत मूल्यवान घटक जो आहे गोपी त्या गोपी काय आहे त्याचाच विचार मी या कार्याच्या चिंतनात केला त्याचं कारण आपण गेले सहा दिवस तरी वहिला वहिलानी ते भक्तीचे वाटेला या पाविसी अव्यंग म्हणजे धाम माझे म्हणून त्या प्रेमाचा आदर्श असणारे गोपी त्यांचा हा काय प्रेम व्हावे त्याचा थोडासा विचार केला संप्रदायाप्रमाणे आणि काला वितरणाचा अभंग म्हणतो आणि पुढची सगळी सूत्र काकांच्या हाती सोपव कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमे कुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सुंदरी कवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माता गेले सात दिवस आपण आनंदामध्ये डुंबत होतो सकाळी तीस चाळीस जणांच्याकडून ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं तप झालं आणि सहा दिवस गेले संध्याकाळी आपण भक्तीप्रेम म्हणजे काय ज्ञानेश्वरीच्या एका ओळीवर प्रवचन ऐकलं आणि त्याची आज संगता कृष्णकथा किंवा कृष्ण चिंतन याच्या वर्णन होता गोपी चिंतनच झालं